देहत्यागीता कीर्ती मागे उरावे मना सज्जन हीच क्रिया धरावे मना चंदनाचे परित्वा झिजावे परी अंतरी सज्जना व्हावे ज्या वृत्ती माणसाला नैसर्गिकपणे सहज मिळालेल्या असतात त्याचाच उपयोग माणसाच्या प्रगतीसाठी व्हायचा असतो व्यवहारामध्ये प्रत्येक माणसाच्या ठिकाणी धनेशना दारेशना आणि लोकेशना या तीन वासना सहजपणे असतात धनेशना म्हणजे उपभोगाच्या वस्तू प्राप्त करून देणारी साधने ज्याच्या विनिमयातून मिळतात ती ती सत्ता संपत्ती मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची वासना दारेशना म्हणजे पंचज्ञानेंद्रियांना शब्द स्पर्श रसादी विषयापासून सुख मिळावे ते सतत मिळावे पुष्कळ मिळावे विविध प्रकारने मिळावे असे वाटत राहणे स्त्रीविषयक अभिलाषा एवढाच दारेपणा याचा अर्थ नाही तो अर्थ तर त्यामध्ये समाविष्ट आहेच पण इंद्रियाच्या भोगालाही त्यात समाविष्ट आहेत दारेशना हे उपलक्षण आहे मिष्टाने पक्वाने खमंग पदार्थ खावेत नाटक चित्रपट नृत्य पाहावे संगीत ऐकावे मऊ लुसलुशीत गाद्या गिरद्यावर लोळावे नाना प्रकारची सुगंधी द्रव्ये वापरावीत या सर्व लालसा दारेशनेचेच अंग आहेत लोकांनी कौतुक करावे चांगले म्हणावे स्तुती करावी प्रशंसा करावी मानपत्रे मिळवावी सन्मान व्हावा सत्कार करावा भोवती माणसाची मोठी वाटी जमावी दाटी जमावी अशी वाटणे हे लोकेशना हे लोकेशना अगदी लहान मुलातही असते बाळ शहाणा म्हटल्या वाचून लहान लहान मुलेही सांगितलेली कामे उत्साहाने करीत नाहीत दुष्ट स्वार्थी दुवर्तनी माणसालाही आत्मसमर्थन करावेसे वाटते लोकांकडून चांगले म्हणून घेण्यासाठी दंभाने चांगुलपणा मिरवावा असे वाटत असते या तिन्ही ईशांना एकापेक्षा एक वरच्या दर्जाच्या सूक्ष्म आणि उत्कट आहेत आणि यातल्या प्रत्येकीच्या प्राप्तीसाठी इतर दोघींचा काही प्रमाणात तरी त्याग करावा लागतो असे त्याचे संबंध आहेत या सर्व येशना मनुष्याला दुःखात लोटणाऱ्या आणि स्वास्थ्याला चूड लावणाऱ्या आहेत धनेशना आणि धारेशना या तर वैयक्तिक आणि सामाजिक अदपाताचे प्रबल कारण होऊ शकतात त्यातून मुक्त होण्यासाठी लोकेशनेचे प्रलोभन उपयोगी पडणारे आहे मनुष्य मनबुद्धीच्या दृष्टीने जो जो अधिक विकसित प्रगत व उन्नत उन्नत तो तो त्याच्या अंतःकरणावर धनेशपेक्षा दारेशनेचा दारेशनेपेक्षा लोकेशनीचा प्रभाव अधिक अधिक असतो व त्यामुळे दारेशनेमुळे धनेशना व लोकेशनेमुळे दारेशना क्षीणबळ होते वा सुटते लोकेशनेचे शुद्ध स्वरूप हे सुसंस्कृतपणाचे लक्षण ठरते प्रगतीचे उन्नतीचे साधन ठरते धनेशना ही वस्तुता मूलभूत एशना नव्हे त्या मानाने दारेशना हीच अधिक मूलभूत एशना आहे कारण धन ही उपभोगाची साधने व विषय मिळविण्याच्या कामी व साठवून ठेवण्याच्या कामी उपयोगी पडणारे एक माध्यम आहे या माध्यमाच्या बळावर म्हणजेच संपत्तीच्या बळावर आपल्याला वाटेल तेव्हा वाटेल त्या वस्तू वाटेल त्या ठिकाणी वाटेल त्या प्रमाणात मिळू शकतील या विश्वासानेच मनुष्य संपत्तीचा लोभ बाळगतो टाकून पुढे त्याचे व्यसन बनते आणि मग उपभोगाचा बळी देऊन विषय सुखाकडे पाठ फिरून काही माणसे तर केवळ संपत्ती गोळा करण्याच्याच मागे लागतात त्यांनाच आपण कृपा व कंजूस म्हणतो जे स्वतःही उपभोगत नाहीत त्यांच्याकडून इतरांना सुखसाधनांचा पुरवठा होणे अशक्यच आहे कृपणांच्या या वृत्तीचा उपवास करणारे एक मजेदार संस्कृत शोक उपलब्ध आहे मूळच्या हिंदी सुभाषितांचा तो अनुवाद आहे दयिता कृपणं मुखश्री कथम कि कश्चित् पन इतः कस्मे प्रमादातः ददा दातो नैवं चतुष्य नैवं माये तद संभवते वा कथं दातारं कंचिदर पर कांते विषन्न मनम कृपण नवऱ्याच्या नवऱ्याला बायकोने विचारले तुमचे तोंड का उतरले कडेवसरीचा पैसा गळून पडला का चुकून कोणाला दिलात तेव्हा नवरा मनाला भलतेच कोणाला दिलाही नाही आणि गळूनही पडला नाही माझ्याकडून या दोन्ही गोष्टी होतीलच कशा पण येता येता एक खोळा मनुष्य पाहिला भिकाऱ्याने त्याला एक पैसा मागितला आणि त्याने खिशात हात घालून तो चटकन काढून दिला पैशासारख्या महत्वाच्या वस्तूचे महत्व मूर्ख लोकांना कळत नाही याचे वाईट वाटले मला अशी उधळपट्टी चांगली का कृपण प्रवृत्ती ही सर्वात घातक प्रवृत्ती आहे तिने प्रगतीचे सर्व आशाच संपते म्हणून कोठेही कृपणाची निंदा सर्वात अधिक आढळते कृपण मनुष्य कधीही लोकप्रियता संपादू शकत नाही त्यापेक्षा विलासी आणि चैनी माणसे अधिक लोकप्रिय असतात खरी लोकप्रियता संपादन करण्यासाठीही माणसाला विलासात उपभोगात चैनीत थोडी तरी काटकसर करावी लागते दुसऱ्याकरिता जीत सोसायची लागते त्यामुळे समर्थ येथे लोकेशनेचे प्रलोभन मनुष्याच्या पुढे ठेवून व्यक्तीचा अधपात करणाऱ्या आणि समाजामध्ये अस्वस्थ संघर्ष निर्माण करणाऱ्या धनेशना दारेशनेतून त्याला बाहेर काढत आहेत आणि ही लोकेशना म्हणजेच कीर्तीची अभिलाषा परमार्थालाही विघातक होणार नाही अशा पातळीवर सहजपणे चढावी यासाठी देहपतनानंतरही टिकून राहते अशी कीर्ती संपादली जाईल या दृष्टीने स्वतःचे वर्तन ठेवावे असे सांगत आहेत सत्ता आणि संपत्ती ज्याच्या जवळ आहे अशा व्यक्ती स्वतःच्या नावाच्या संस्था काढणे स्वतःचे पुतळे उभारणे इमारतीवर आपल्या नावाच्या पाट्या लावणे अशा सारख्या गोष्टी करून आपली कीर्ती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात शील चारित्र्य सद्गुणता पत्ता नसला तरी पैशाच्या बळावर अशी कीर्ती त्यांनी काही काळ विकत घेता येते हे खरे पण ही खरी कीर्ती नव्हे ही समर्थांना ती अभिप्रेत नाही ही एक प्रकारची प्रसिद्धी आहे जाहिरात आहे संपत्तीच्या बळावर गरजू लोकांची काही नड भागवावी आणि त्यांच्यावर कृतज्ञता लादून स्वतःचे नाव मिळवून घ्यावे आणि त्यातही तीन पिढ्यांचा उल्लेख साधावा अशी ही बनवेगिरी आहे मंदिराला एखादे चांगले चित्र भेट म्हणून द्यावे व त्यात आपल्या धंद्याची दुकानाची आणि जाहिरात करून घ्यावी हे याचे एक उदाहरण माणसाने अशी थोरवी संपादन केली पाहिजे की त्याने स्वतः प्रयत्न न करताही लोकांनी पिढ्याने पिढ्या त्यांचे गुण गात राहिले पाहिजे शंकराचार्य ज्ञानेश्वर तुकाराम रामदास शिवाजी अहिल्याबाई ही त्यांची उत्कृष्ट उदाहरणे अशी कीर्ती सत्तेने व संपत्तीने विकत घेता येत नाहीत ती शील चारित्र्य कर्तृत्व त्याग औदार्य पराक्रम जनहिताची तळमळ इत्यादी इत्यादी सद्गुणांच्या बलावर प्राप्त होत असते हे सद्गुण केव्हा तरी निमित्तानिमित्ताने प्रगट होऊन चालत नाहीत तर ते सद्गुण हाच माणसाचा स्वभाव बनावा लागतो हे इतके सोपे नाही याकरिता त्याग श्रम आणि सातत्य अपेक्षित असते श्रीमंताचे व सत्ताधाऱ्यांचे पुतळे उभारले जातात त्याखाली त्यांची नावेही झळकतात पण कोण हो हे फलाने फलाने असे विचारण्याचा प्रसंग येतो नावाची पाठी पहावी आणि हे नाव कोणाचे असे विचारण्याचा प्रसंग यावा यावरूनच विकत घेतलेला तथाकथित कीर्तीचे मोल जाहिरातीची हस्तपत्रे लोक वाचून फेकून देतात ती पायदळी तोडविली जातात पण ही नावे दगडातच खोदून भिंतीत बसविली असल्याने पायदळी तुडवली जात नाहीत इतकेच पण जन्म जनमानसातून ती बाहेर फेकली गेलेली समोर दिसले तरी व्यक्तींना स्मरणे ही एक प्रकारची पायमल्लीच आहे नाही काय विचारणाऱ्या अज्ञानी व्यक्तीच्या बाबतीतही अशा गोष्टी घडतात पण इथे अभिप्रेत नाही एखाद्याने कोण व्यास कोण वाल्मिकी असे विचारले तर त्याच्या विचारण्याच्या बुद्धीची खालची पातळीच व्यक्त होत असते चिरस्थायी चिरस्थायी कीर्ती लाभण्यासाठी माणसाला निस्वार्थपणे श्रम करावे लागतात आणि तेच चंदनाप्रमाणे जिजावे या उपमेने समर्थ स्पष्ट करीत आहेत रामकृष्णप्रमाणेच रावण ही नावे लोकांना ठाऊक असतात अशोक चंद्रगुप्ताप्रमाणे चेंगीज खान आणि औरंगजेबही लोकांना विसरता येत नाही समाजाची सेवा करणाऱ्या पुढाऱ्याप्रमाणेच क्रूर दरोडेखोरांची नावेही वृत्तपत्रातून झळकतात अधिक ठळकपणे झळकतात पण ही कीर्ती नाही ही अपकीर्ती आहे ती येथे समर्थांना अभिप्रेत नाही व हेच त्यांनी चंदनाच्या उपमेतून स्पष्ट केले आहे चंदन जसे सुगंधी आणि शीतल असते आणि आपल्या या गुणांचा लाभ लोकांना व्हावा म्हणून ते स्वतः झिजत राहते त्याप्रमाणे माणसाने सद्गुणी व परोपकारी असले पाहिजे श्रमाला त्यागाला न कंटाळता लोकांना सुखावण्यासाठी समाजाच्या देशाच्या हितासाठी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे त्यावेळी स्वतःच्या शरीर सुखाकडे दुर्लक्ष करावे लागले तरी ते श्रेयस्कर मानले पाहिजे सहानेवर उभारलेल्या जाणाऱ्या चंदनाची उपमा देण्याचा एवढा सर्व भाव अभिप्रेत आहे हा त्याग हे कष्ट ही ससुखर सुख निरपेक्षता हे परिश्रम म्हणजेच चंदनासारखे झिजणे कोणाकरिता असावे या प्रश्नाचे उत्तर देताना समर्थ म्हणतात की तुझ्या वर्तनाने तुझ्या कृतीने सज्जनांचे अंतःकरण प्रसन्न झाले पाहिजे त्याच्या मनाला समाधान झाले पाहिजे पुढे ठेवलेले हे शोध महत्वाचे आहेत कारण स्वतःच्या धनेश धनेशना दारेशना लोकेशनेसाठी लोक नाना प्रकारचे कष्ट करीत असतातच कधीही समाधान न पावणाऱ्या तृप्त न होणाऱ्या पुरेसे झाले पुष्कळ केलेत असे न म्हणणाऱ्या जामात जठर जायेसाठी अहोरात्र राबणाऱ्या मानवी जीव या जगात पुष्कळ आहेत अतिश्रमामुळे त्यांना क्षयही धुतो पण हे झिजणे चंदनाप्रमाणे नाही चंदन जसे देवपूजेसाठी दिसते तसे माणसाने श्रम सज्जनांच्या तोषासाठी असले पाहिजेत सज्जन हा तोंडाने बोलत नाही तो सहसा कोणाला जिवेने वाईट म्हणत नाही पण त्याचेही अंतःकरण चांगल्या कृतीने सुखावते आणि वाईट वर्तनाने दुखावते म्हणून समर्थ सज्जनाच्या अंतःकरणाचा उल्लेख आवर्जून करीत आहेत तोंडपूजांनी केलेली स्तुती दुर्जनांनी केलेली निंदा आणि सज्जनांचे मौन वा कौतुक याचे स्वरूप समजावून घेतले पाहिजे तरच कसे वागावे हे नीटपणे कळेल अन्यथा आत्मवंचना पदरी येईल